ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा पृथ्वीचे दोहन मैत्रे म्हणाला विदुरा यावेळी महाराज पृथ्वीचे ओठ रागाने थरथर कापत होते त्यांची अशी स्तुती करून पृथ्वीने आपले हृदय विचारपूर्वक स्थिर केले आणि ती भीत भीत त्यांना म्हणाली प्रभो आपण आपला राग शांत करावा आणि मी जी प्रार्थना करीत आहे ती लक्षपूर्वक ऐकावी कारण बुद्धिमान पुरुष भ्रमराप्रमाणे सर्व ठिकाणाहून सार ग्रहण करतात तत्वज्ञानी मुनिनी या लोकात आणि परलोकात मनुष्यांचे कल्याण करण्यासाठी पुष्कळ उपाय शोधून काढले आहेत आणि ते उपयोगात आणले आहेत त्या प्राचीन ऋषींनी सांगितलेले उपाय याही काळात जो पुरुष श्रद्धापूर्वक चांगल्या तऱ्हेने आचरणात आणतो तो सुलभपणे इच्छित फळ प्राप्त करून घेतो परंतु जो अज्ञानी पुरुष त्यांचा अनादर करून आपल्या मनाने कल्पिलेल्या उपायांचा अवलंब करतो त्याचे केलेले सर्व उपाय वारंवार निष्फळ होतात राजन पूर्वी ब्रह्मदेवाने जे धान्य इत्यादी उत्पन्न केले होते ते यमनियमादी व्रतांचे पालन न करणारे दुराचारी लोकच खाऊन टाकतात असे मी पाहिले आहे अशा आपण राजे लोकांनी माझे पालन आणि आदर करणे सोडून दिले म्हणूनच सर्व लोक चोराप्रमाणे झाले आहेत त्यामुळेच यज्ञासाठी लागणाऱ्या औषधी मी लपून ठेवल्या आहेत आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटात ती धान्ये निश्चितच जीर्ण झाली आहेत पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढावीत हे वीर जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असेल तर आपण मला योग्य असे वासरू दोहन पात्र आणि दोहन करणाऱ्याची व्यवस्था करा मी त्या वासराला स्नेहाने पान्हा पाजून दुधाच्या रूपाने आपणा सर्वांना इच्छित वस्तू देईन राजन तुम्ही मला सपाट केले पाहिजे त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सुद्धा माझ्यावर इंद्राने केलेल्या वर्षावाचे पाणी सगळीकडे टिकून राहील माझ्या पोटातील आर्द्रता जाणार नाही हे तुमच्या दृष्टीने अतिशय मंगलकारक होईल पृथ्वीने सांगितलेल्या या प्रिय आणि हितकारी वचनांचा स्वीकार करून महाराज पृथ्वीने स्वयंभू मनोला वासरू बनवले आणि आपल्या हातावरच सर्व धान्यांची धार काढली प्रथूप्रमाणेच इतर समजूतदार सुद्धा सगळीकडून सार ग्रहण करतात म्हणून त्यांनी पृथूने वश केलेल्या पृथ्वीकडून आपापल्या इच्छित वस्तू प्राप्त करून घेतल्या हे विदुरा ऋषींनी बृहस्पतीला वासरू बनवून वाणी मन आणि स्रोत्ररूप पात्रात पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचे दोहन केले देवतांनी इंद्राची वासरू म्हणून कल्पना करून सुवर्णमय पात्रात अमृत मनोबल इंद्रिय बल आणि शारीरिक बलरूपी दुधाचे दोहन केले दैत्याने दानवानी असुर श्रेष्ठ प्रल्हादाला वासरू बनवून लोखंडी पात्रात मद्य आणि आसवरूप दुधाचे दोहन केले गंधर्वानी अप्सरांनी विश्वावसूला वासरू बनवून कमलरूप पात्रामध्ये संगीत माधुरी आणि सौंदर्यरूप दुधाचे दोहन केले श्राद्ध देव पितृगणांनी अर्यमाला वासरू बनवली आणि मातीच्या कच्च्या मडक्यात श्रद्धापूर्वक कव्यरूप दुधाचे दोहन केले नंतर कपिलदेवांना वासरू बनवून आकाशरूप पात्रामध्ये सिद्धानी आणिमाधी अष्टसिद्धी तसेच विद्याधरांनी आकाशगमन आदी विद्यांचे दोहन केले किमपुरुष इत्यादी इतर मायावी योनीनी मय दानवाला वासरू बनवली आणि अंतर्धान पावणे विचित्र रूप धारण करणे इत्यादी संकल्परूप मायेचे दूध रूपाने दोहन केले अशाच प्रकारे यक्ष राक्षस भूत पिशाचादी मांसाहार करणाऱ्यांनी भूतनाथ रुद्राला वासरू बनवून कपालरूप पात्रात रक्तरूप दुधाचे दोहन केले बिन फण्याचे साप फण्याचे साप नाग आणि विंचू इत्यादी विषारी प्राण्यांनी तक्षकाला वासरू बनवून मुखरूप पात्रात विषरूप दुधाचे दोहन केले पशूने बैलाला वासरू बनवून वनरूप पात्रामध्ये गवतरूप दुधाचे दोहन केले मोठमोठ्या दाढा असणाऱ्या मांसभक्षी जीवानी सिंहरूप वासराद्वारा आपल्या रूप पात्रामध्ये कच्च्या मांसरूपी दुधाचे दोहन केले तसेच पक्षांनी गरुडाला वासरू बनवून किडे पतंग असे हालचाल करणारे आणि फळे इत्यादी स्थिर पदार्थांची दूध रूपाने दोहन केली वृक्षांनी वडाच्या झाडाला वासरू बनवून अनेक प्रकारच्या रसरूपी दुधाचे दोहन केले आणि पर्वतांनी हिमालय रूप वासराच्या द्वारा आपल्या शिखर रूप पात्रामध्ये अनेक प्रकारच्या धातूंचे दोहन केले पृथ्वी सर्व इच्छित वस्तू देणारी आहे आणि यावेळी ती पृथ्वीच्या अधीन होती म्हणून तिच्यापासून सर्वांनी आपापल्या जातीच्या प्रमुखाला वासरू बनवून निरनिराळ्या पात्रांमध्ये भिन्न भिन्न पदार्थांची दुधाच्या रूपाने दोहन केले कुरुश्रेष्ठ विदुरा अशा प्रकारे पृथू इत्यादी सर्व अन्न ग्रहण करणाऱ्यांनी वेगवेगळी दुहनपात्रे आणि वासरांच्या द्वारे आपापले भिन्न भिन्न अन्नरूप दूध पृथ्वीपासून दुहून घेतले यामुळे महाराज पृथ्वी इतके प्रसन्न झाले की सर्व इच्छित वस्तू देणाऱ्या पृथ्वीबद्दल त्यांना आपल्या कन्येप्रमाणे स्नेह उत्पन्न झाला आणि त्यांनी तिचा आपल्या कन्येच्या रूपाने स्वीकार केला यानंतर राजाधिराज पृथ्वीने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वतांना फोडून हे बहुतेक भूमंडल सपाट केले ते पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे पालनपोषण करण्याच्या व्यवस्थेमध्ये गुंतले होते त्याने या सपाट भूमीचे प्रजेसाठी सगळीकडे यथायोग्य निवासस्थानांचे विभाग तयार केले अनेक गावे कसबे नगरे किल्ले गवळवाडे पशूंचे गोठे छावण्या खाणी खेडी आणि पहाडाच्या पायथ्याशी गावे बसवली प्रथूंच्या अगोदर या पृथ्वीतलावर नगरे गावे इत्यादी विभाग नव्हते सर्व लोक आपापल्या सोयीनुसार बेधडक इकडे तिकडे राहत होते या ठिकाणी अठरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू